नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामना नाविकारी नको रे मना लोभ हा अंगीकारू नको रे मना मच्छरू दंभ मारू आपण नेहमी ऐकतो तो अनुक्रम काम क्रोध कामानंतर क्रोध असा आहे समर्थांनी मात्र इथे क्रोधाचा उल्लेख प्रथम केला आहे याचे कारण कदाचित विरक्तांच्या तपस्व्यांच्या धार्मिकांच्या जीवनात कामापेक्षा क्रोधाचाच आविष्कार अधिक उग्र असतो हे असावे अपूर्ण राहणे हा कामाचा स्वभाव आहे आणि तो तसा अपूर्ण राहिला की स्वाभाविकपणे क्रोधात परिणती होते आवश्यक आणि इष्ट असा काम कोणता धर्माविरुद्ध असा काम कोणता हे विवेकपूर्वक लक्षात न घेता काम तेवढा सगळा वाईट या भावनेने आवरण्याच्या प्रयत्नात तो दडपला जातो पण नाहीसा होऊ शकत नाही आणि मग हा दडपलेला काम क्रोधाचे द्वेषाचे रूप घेऊन प्रगट होतो वा क्रोधाचे वेगळे अस्तित्व मानले तर क्रोधाला उत्पन्न करतो अनेक विरक्त उपभोगाच्या दृष्टीने फार संयमी असलेली माणसे संप्रदायाच्या दृष्टीने साधू संन्यासी गोसावी बैरागी असलेले लोक अनेक वेळा नको तेवढे संतापी असतात असे आढळते आणि म्हणूनच कदाचित समर्थांनी क्रोधाचा उल्लेख प्रथम केला असावा कदाचित कामापेक्षा क्रोध हा जिंकण्याचा सोपा म्हणून जिंकण्याच्या कामात क्रमात क्रोधाचा आधी उल्लेख केला असावा किंवा सामाजिकदृष्ट्या क्रोध अधिक उपद्रवी सभोवताची लोकांना अधिक त्रासदायक असलेला वातावरणातील प्रसन्नता त्वरित नष्ट करणारा असा असल्याने अधिक उच्छाद देणारा म्हणून त्याला प्राधान्य दिले असावे धार्मिक परमार्थिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसावर क्रोधाविष्ट होण्याचा प्रसंग वारंवार येतो असे आढळून येते साधना मार्गाला लागलेल्या माणसासाठी कोणताही उपदेश विशेष महत्वाचा असल्याने समर्थांनी त्याही दृष्टीने क्रोध आरंभी सांगितलेला असणार काही एका विचारसरणीप्रमाणे परमार्थ मार्गात किंवा आध्यात्मिकतेने कामापेक्षा क्रोध अधिक अडथळा उत्पन्न करणारा असतो असे मानले जाते अवस्थानुप्रमाणे ते योग्यही आहे क्रोधात प्रतिकाराची भावना प्रबल असल्यामुळे अहंकार अधिक बलवान होतो व त्यामुळे प्रगतीला अडथळा होणे स्वाभाविकच आहे सर्वसामान्याचा विचार करता परमार्थ मार्गातील माणसे व साधना करणाऱ्या व्यक्ती अधिक प्रगत असतात अधिक विकसित असतात त्यामुळे अहंकाराचे स्वरूपही थोडे उग्र असते आणि त्यांना आपल्याला कोणी मानित नाही आपले कोणी ऐकत नाही असे लक्षात येते की तेव्हा स्वाभाविकच ते संतापतात आपण लोकांना जे सांगतो ते त्यांच्याच कल्याणाचे त्यांच्याच हिताचे असताना आपले लोकांनी ऐकू नये म्हणजे काय ही जाणीवच माणसाच्या मनात क्रोधाचा भडका उडवते म्हणून समर्थ म्हणतात बा मना क्रोधाविष्ट होऊ नकोस या विकारापासून दूर राहा कारण क्रोध हा वरवर परिणामकारक वाटला तरी खरोखरीच शेवटी खेद उत्पन्न करणारा आहे खिन्नता आणणारा आहे अनुत्साह नैराश्य वैताग विषन्नता ही सगळी या खेदाचीच निरनिराळी रूपे व अवस्थांतरे आहेत क्रोधामुळे मनुष्य अधिकाधिक स्वयंकेंद्रित होत जातो तो परिस्थितीचे योग्य ते स्वरूप जाणून घेऊ शकत नाही दुसऱ्याचा विचार करू शकत नाही कोणाविषयी सहानुभूती ठेवू शकत नाही परिणामी लोकही मग त्याच्याविषयी अधिकाधिक विकल्प बाळगतात आणि लोकांची ही वृत्ती लक्षात आल्यामुळे साधकाच्या मनालाही एक प्रकारची मरगळ येते व कधी कधी त्याच्या भावना अधिकाधिक क्षुद्र होत जातात मागच्या पिढीतील एका फार मोठ्या नामवंत इतिहासकाराच्या जीवनात या क्रोधामुळे काही वेळा किती कोतेपणा येत असे त्याचे वर्णन चरित्रकारांनी केले आहे हे संशोधक एका गावी पाहुणे म्हणून गेले यजमानांचे त्यांना माडीवरची चांगली उजेडाची प्रसन्न खोली राहण्याकरता दिली पलीकडे एक पटांगण होते व तेथे शाळेतील काही लहान मुले खेळत होती त्यांच्या आरडण्या ओरडण्याने हे संशोधक अस्वस्थ झाले आणि त्यांनी मुलांना दरडवले मुळे त्यामुळे अधिकच आली तेव्हा या संशोधकांना वाटले की आपल्या शत्रूंनी आपणास त्रास देण्यासाठी मुलांची बुद्ध्या योजना केली आहे आणि त्या संतापाच्या भरात नियोजित संशोधन सोडून ते थोर संशोधक निघून गेले विचाराच्या विस्कळीतपणात व विसंगतीतही या क्रोधीपणाचा परिणाम झालेला दिसतो म्हणून समर्थ म्हणतात स्वतःला आणि भोवतालच्या वातावरणाला खिन्न करून टाकणारा हा क्रोध हे म्हणा तू जवळ करू नकोस व्यवहाराच्या सामान्य पातळीवर कोणाकडून तरी कामे करून घेण्याच्या दृष्टीने खऱ्या खोट्या प्रलोभनाप्रमाणेच योग्य योग्य धक्का धक्कांचाही काही प्रमाणात तरी उपयोग होतो असे आढळून येते त्यामुळे ज्याला कामे करून घ्यावयाची आहेत कार्याचे उत्तरदायित्व ज्याच्यावर आहे त्याला साधन म्हणून स्वतः संबंधीची धाक इतरांना राहिली अशी परिस्थिती निर्माण करावी लागते हा जो धाक आहे तो शील चारित्र्य कौशल्य संबंधिताचे बरे वाईट करण्याचे सामर्थ्य यामुळे मुख्यतः निर्माण होतो आणि त्याला वरवर तरी तापटपणाचे व संतापाचे सहाय्य होते तेव्हा व्यवहारिक पातळीवर कामाप्रमाणेच क्रोधांची ही काही उपयुक्तता आहे पण तो केवळ साधन म्हणून असला पाहिजे त्याला एखाद्या सेवकाप्रमाणे वागवता आले पाहिजे परंतु ही गोष्ट फार कठीण जाते साधन म्हणून क्रोधाला जवळ करतात अशी माणसे खरोखर फार मोठी असावी लागतात या थोर लोकांची विवेकशक्ती सदा सर्वदा चांगली जागृत असते आणि म्हणून क्रोधासारख्या विकारांच्या ते आहारी जात नाहीत तुकाराम कबीर यांच्यासारख्या सत्पुरुषांच्या वाङ्मयामध्ये ते रागावले आहेत संतापले आहेत अशी उदाहरणे दिसतात पण त्यांचे स्वरूप मातेच्या कोपीत ढोकले स्नेह आदी अशी असते सामान्याचा क्रोध हा मनोभंगातून आणि अहंकारातून निर्माण होतो तो केवळ साधन राहत नाही सेवक राहत नाही डोक्यावर चढतो डोक्यात चढतो स्वामी होतो अर्थातच अशा क्रोधाचा परिणाम इतरावर किती आणि कसा होतो हे सांगणे कठीण आहे पण जो रागावतो संतापतो त्याला मात्र नाना प्रकारचा खेद भोगावा लागतो खेदकारी क्रोध कधी साधन नसतो अर्थात स्वरक्षणाच्या स्वसंरक्षणाच्या दृष्टीने अशा क्रोधापासून साधकाने तरी प्रयत्नपूर्वक दूर राहिले पाहिजे कामाचे मूळ शुद्ध स्वरूप उपयुक्त असेच आहे धर्माने नियंत्रित असलेला सदाचाराच्या मर्यादेत वावरणारा संत सत्पुरुषाचे वा स्मृती स्मृतीचे आदेश शिरसावंद मानणारा काम हा स्वीकारण्यास योग्य असाच असतो गीतेच्या सातव्या अध्यायात भगवान अशा कामाला स्वतःचे स्वरूप मानतात तो काम येथील काम नव्हे हे समर्थांनी नाना विकारी हे विशेषण देऊन स्पष्ट केले आहे आवश्यकतेच्या मर्यादेतला काम शुद्ध स्वरूपातला काम हा कधीही नाना प्रकारचे विकार निर्माण करणारा नसतो काम या शब्दांनी सामान्यतः स्त्री पुरुष संबंधाची अभिलाषा लैंगिक वासना असा अर्थ ग्रहित धरला जातो प्रमाण आणि प्रभात विचारात घेता ते ठीकही आहे खरे म्हणजे कोणतीही इच्छा होणे काही हेच वाटणे हे मिळाले नाही तर चालणार नाही असे वाटणे हे सगळेच काम या शब्दाने ग्रहित धरता येईल परंतु खऱ्या शास्त्रपूत आवश्यकतेच्या मर्यादेत जे हवे वाटते पाहिजे वाटते ज्याची इच्छा होते तो हा काम नव्हे त्या कामाची कोणी निंदा करीत नाही शरीर मनबुद्धीच्या स्वास्थासाठी विकासासाठी उन्नती प्रगतीसाठी त्याची आवश्यकता असते पण आवश्यकतेच्या पूर्तीसाठी उत्पन्न होणाऱ्या इच्छांचे स्वरूप इतके स्वाभाविक राहत नाही अनेक प्रकारच्या कारणांनी त्या त्या इंद्रियांना आणि मनालाही विषयाच्या उपभोगाची चटक लागते ही लागणारी चटक येथे काम या शब्दाने अभिप्रित आहे विषयोभोगातील हे अतियोग मिथ्यायोग क्वचित हीनयोग हे कामाचे स्वरूप राहते व त्यामुळे अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक विकार उत्पन्न होतात पाश्चात्य मानसशास्त्राचा बहुतेक वर लैंगिक कामावर आहे व त्यामुळे उद्भवणाऱ्या अनेक शारीरिक मानसिक विकृतीचे वर्णन त्या शास्त्रातून येते आपल्या परंपरेत काम शब्द यापेक्षा अधिक व्यापक अर्थाने वापरला जातो निरनिराळ्या ज्ञानेंद्रियांना कर्मेंद्रियांना सुखाह वाटणाऱ्या अनेक प्रकारच्या शारीरिक अभिलाषा आणि सत्ता संपत्ती मान मान्यता इत्यादी मानसिक अभिलाषा या सर्व कामाचीच प्रतिके आहेत व्यक्ती व्यक्तीचा विचार करता लैंगिक वासनेचे स्वरूप बरेच व्यापक आणि उत्कट असते व त्यामुळे काम शब्दांनी तेवढेच प्रथम लक्षात येते हे जरी खरे असले तरी शब्दस्पर्श रूप रूप संग रूप संगदाची अभिलाषा किंवा धनपदलौकिकाचे हांत हाव हे वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात अनेक वेळा प्रभावी होते असे दिसते कामामुळे नाना प्रकारचे विकार उत्पन्न होतात असे म्हणताना कामाचे स्वरूपही तेवढे व्यापक धरले पाहिजे व्यक्ती कुटुंब समाज राष्ट्र या सर्व पातळीवर रोगापासून युद्धापर्यंत अस्वस्थापासून संघर्षापर्यंत ज्या विकृती उत्पन्न होतात त्याला त्या त्या पातळीवरचा व व्यक्तिविशेषाचा काम हाच कारणीभूत असतो निदान तो त्याचे प्रधान कारण तरी असतेच कटकटी भांडणे अपहार अन्याय अत्याचार या सर्व भानगडी काम काममूलकच असतात आणि मग या विकृतीने गांजलेली शरीरे व मने परमार्थाच्या साधनामध्ये फार मोठा अडथळा निर्माण करतात यासाठी समर्थांनी मना नाना प्रकारचे विकार उत्पन्न करणाऱ्या कामाचा तू अवलंब करू नकोस असे सांगितले आहे शरीर यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावे म्हणून वा परिस्थिती विषयात प्राप्त असलेली कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडण्यासाठी क्वचित कुठे कधी साधन म्हणून कामक्रोधाचा अवलंब करावाच लागतो पण त्यामुळे वाटलेले सुख वा झालेला लाभ आसक्तीत परिणत होऊ नये म्हणून समर्थ म्हणतात यांचा अवलंब सर्वदा करू नकोस किंवा कामक्रोधाची लागलेली चटक एकदम नाहीशी होत नाही शरीर मानसिक विकृती वाढू नयेत हे कितीही खरे असले तरी अनेक कारणांनी विकृती वाढतात अशा वाढलेल्या अवस्थेत त्या एकदम नाहीशा करणे हे धोक्याचे असते म्हणूनही समर्थांनी कदाचित थोडी सूट देण्याच्या कल्पनेत कामक्रोधाचा अवलंब सर्वदा करू नकोस असे म्हटले असावे ही तिसरी ओळ इतर तीन ओळीप्रमाणे स्वतंत्र लागत नाही तिचा विनियोग पहिल्या दोन ओळीतील विकाराकडे किंवा चौथ्या ओळीतील विकाराकडे केला पाहिजे नव चौथ्या ओळीतील विकाराकडे दंभ मत्सराची उपयुक्तता जवळजवळ शून्य असल्याने तिसरी ओळ पहिल्या दोन ओळीतील विकाराकडेच लावणे बरे काही पुस्तकातून नकोरे मना सर्वदा अंगीकारू त्या ठिकाणी नकोरे मदा सर्वदा अंगीकारू असा पाठ आहे पण मग सर्वदा शब्दाचा अन्वय करणे कठीण जाते मदाच्या बाबतीत सर्वदा नको कधी कधी असू दे असे म्हणता येणार नाही सर्वदा शब्दाचा अर्थ कधी असा करून संगती लावता येईल पाठभेदाने तिसऱ्या ओळीत आलेल्या मद या विकारांनाही थोडा थोडा विचार करणे योग्य ठरेल मद म्हणजे ताठा दर्प गर्व उर्मट उद्दम स्वभाव हेच अहंकाराचे परिवर्धित आणि विकृत असे स्वरूप आहे मी जी जसा जेवढा आहे तसे लोक समजतात त्यापेक्षा काही अधिक आहे इतरांनी त्याची जाणीव ठेवली पाहिजे तशी ते ठेवीत नसतील तर मला ती त्यांना करून दिली पाहिजे असे वाटणे हे मदाचे प्राथमिक स्वरूप श्रीमंत सत्ताधारी माणसे कलावंत विद्वान कर्तृत्ववान लोक पुढारी सामाजिक कार्यकर्ते वक्ते साहित्यिक सुंदर स्त्रिया बुद्धिमान पुरुष तरुणातही तारुण्यात नुकतेच पदार्पण करणारे युवक या सर्वांना सर्वांच्या ठिकाणी मद या विकाराचा प्रादुर्भाव बहुधा होतो त्यामुळे इतरांच्याकडे तुच्छतेने पाहणे इतरांची अवहेलना करणे यांच्याविषयी वास्तविक आदर बाळगावा त्यांच्या पुढेही उदामपणाने वागणे उर्मटपणाने बोलणे तुसडेपणा दाखविणे आपले दोष विचारात न घेणे इतरांच्या सद्गुणाकडे दुर्लक्ष करणे दुसऱ्याचे दोष हुडकणे ही सर्व मदांचीच निरनिराळी रूपे आहेत थट्टा लीला ही समान अधिकाऱ्याशी समान अधिकाऱ्याच्या क्षेत्रात समव्यवस्कात क्वचित शोभून दिसली तरी वयाने मानाने योग्यतेने अधिकाराने आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीच्या संदर्भात थट्टेचा अवलंब करणे हे मदाचेच एक रूप आहे दुर्गुणाचा त्याग करण्यासाठी स्वतः जवळच्या दोषाची चांगली जाणीव असावी लागते पण मदामुळे माणसाला त्या दृष्टीने फार आंधळेपणा येतो त्याला स्वतःचे दोष दिसतच नाहीत कोणी दाखवले तर पटत नाहीत आणि त्यामुळे सुधारण्याची शक्यता दुरावते वा नाहीशी होते दुसऱ्याचे सद्गुण न कळल्यामुळे त्यांना कोणी आदर्श दिसत नाही आणि अनुकरणीय उरत नाही अर्थात प्रगतीची तीही दिशा बंद होते म्हणून मदाला कधी जवळ फिरकू देऊ नकोस असे समर्थ म्हणतात वक्ता मीच धनाट्य मीच जगती माझीच रीती बरे कर्तृत्वास मदीय पार न कुणा बुद्धीत माझी सरे सत्ता एक मलाचे योग्य सगळी व्हावी प्रतिष्ठा मला सारे विश्व मदांध तुच्छ समजणे तो पाहिजे टाळीला असे एक सुभाषित आहे ते या संदर्भात लक्ष ठेवण्यासारखे आहे मत्सर आणि दंब यांची तशी काहीच आवश्यकता नाही आवश्यकतेची फार ओढाताण करून त्यांच्या अस्तित्वाला मान्यता देणे योग्य नाही मद मत्सर हे नेहमीचे ओझे आहे समर्थ त्यांना भार हे विशेषण देऊन एक प्रकारे अनावश्यकता अनैसर्गिकता सुचवित आहेत मत्सरामध्येही अंतःकरणाची शुद्रता स्वभावाची निचता व्यक्त होते जे मला पाहिजे असते ते मला मिळवता न मिळवता दुसऱ्याला मिळाले आहे असे पाहून अंतःकरणाचा एक प्रकारे जळफळाट होतो त्यामुळे लाभ कोणताच नाही दुसऱ्याचे सुख न पाहणे ही वृत्ती उभय पक्षी अस्वस्थता निर्माण करणारी आहे मत्सर हे जसे क्षुद्रतेचे तसे दुबलेपणाचेही प्रतीक आहे त्याचा अवलंब करणे हा एक प्रकारचा पलायनवाद आहे म्हणून या घातक विकारांपासून साधकांनी कोसो दूर राहिले पाहिजे दंभ ही अनाधिकार लोकशाहीची संतती आहे मान सन्मान प्रतिष्ठा लौकिक या गोष्टी उत्कटतेने हव्याशा वाटतर तर वाटतातच पण या गुणामुळे त्याची सहजतया प्राप्ती होते असे शील चारित्र्य विद्वत्ता त्याग मात्र नसतात आणि मग माणूस हे सद्गुण आपल्याजवळ असल्याचा देखा देखावा करीत असतो धार्मिकता सिद्ध करण्यासाठी टिळेमाळा पूजापाठ तीर्थयात्रा यज्ञयाग व्रते वैकल्ये इत्यादी इत्यादी कृत्ये तो करीत राहतो श्री सद्गुरू दासगुरू महाराजांनी आपल्या एका फटक्यात अशा दांभिक धार्मिकतेचे वर्णन कोचकपणे केले आहे ते म्हणतात वाळी टिळे ढळढळीत चंदनी लावून चतुराईचे जनुका सिग्नल आगगाडीचे उपकरण्याला बांधून भाळता जरी भगवान किरीटी तरी का तांबट थोडे हटी चांदी सोने पाच हिऱ्याला जरी भगवान भाळता तरी का सराब हटी बैसता उज्ज्वल तांब्या आसन लोकरी गणगण त्याचे गाठ पूजेचा लांब व तरी भोभाट वक्ता मीच अनाच मीच जगती माझीच बरी कर्तृत्वास मधीय पार न कना त्या माझी सरी सत्ता एक मलाचे योग्य सगळी व्हावी प्रतिष्ठा मला सारे विश्व मदांध तुच्छ समजे तो पाहिजे टाळीला गुलाल बुक्का अभिरचंदन अष्टगंध अर्गजा पाहिजे म्हणत गरुड ध्वजा जाई जुईने बकुळ मालती निशिगंधाचा तुरा हारामध्ये निवळ बटमोगरा निरांजने ते दहावीस जळती नाश तुपाचा खरा बदामी नैवेद्यात शिरा अशी पूजेची करी कवायत बहु परी भक्तीचे नाव नसे अंतरी कपड्याचा भव्यपणा मठमहंती समाजकार्य देशसेवेचा देखावा निस्पृहतेचा आव आणि त्याग त्यागाचे सोंग मिरविणे ही सर्व दंभाचीच निरनिराळे रूपे होत साहित्यातील वाङ्मय चौर्य हे दंभाचेच एक रूप आहे व्यक्तीच्या व समाजाच्या हिताच्या सर्व क्षेत्रात दंभाचे अस्तित्व उने अधिक प्रमाणात आहेच त्यामुळे तत्कालीन लौकिक मिळाला तरी परिणाम ते अनिष्ट ठरते वर्तनाला लागलेली खोटेपणाची चटक शेवटी माणसाचा घात करते म्हणून हे ओझे तू उचलू नकोस असे समर्थ सांगतात मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच शोषित जावे स्वये सर्वदा नग्न वाचे वदावे मना सर्व लोकाशी रे निव व्हावे काहीही चांगले इतरापेक्षा वेगळे असे करावे या भावनेने कुणी त्या प्रयत्नात जागला लागला की समाजामध्ये अशा व्यक्तीला त्रास देण्याची काही लोकांची प्रवृत्ती स्वाभाविकपणे आढळते मग कुणी त्याची निंदा करतो कुणी त्याला तिरस्काराने वागवतो त्याच्याकडे द्वेष्टेचे द्वेषेक दृष्टीने पाहून कोणी त्याचा मानसिक छळ मानतो कुणी त्याच्याविषयी मत्सराने जळफळाट दडफडतो असा छळवादी व्यक्तीच्या हातात असलेली सत्ता त्यांना मिळालेली संधी आणि त्याचे सामर्थ्य याला अनुसरून या छळाचे प्रमाण उन्हे अधिक राहते पण कोणत्याही क्षेत्रात त्या त्या साधकाला सुखाव परिस्थिती लाभत नाही अनुकूल वातावरण भेटत नाही हे मात्र सत्य आहे कदाचित ईश्वरी योजना तशी असावी बुद्धी कर्तृत्व निष्ठा या गुणांना परिस्थिती प्रतिकूल नसेल तर तेच चढतच नाही उन्नतीचा मार्ग दमछाक करणाराचा असावायचा पण साधकाच्या दृष्टीने या प्रतिकूल वातावरणाचे दुष्परिणाम होतात त्याला उभग वाटतो नैराश्य येते तो विषण्ण होतो पलायनवादी बनतो वैतागाने स्वीकारलेला मार्ग सोडण्यापासून तो देह सोडण्यापर्यंत त्याच्या मनाची सिद्धता होऊ लागते ही परिस्थिती फार घातक असते म्हणून समर्थ साधकाला उपदेश करीत आहेत की मना तू अंतकरणामध्ये अत्यंत श्रेष्ठ असा धरिष्ठ धर तुझे धैर्य अति अतिचल असू दे अपुरे थोडेसे मधून मधून व्यक्त होणारे धारिष्ट पुरणार नाही धैर्य वादळी मेघांना तोंड देत उभे असलेल्या पर्वत शिखरासारखे स्थिर असले पाहिजे श्रेष्ठ धरिष्ठ म्हणण्यात हा इतका भाव अभिप्रेत आहे धरिष्ठामध्ये प्रत्याघाताची कल्पना मूलभूत नाही अविचल राहण्याची सोसण्याची कल्पना मुख्य आहे आक्रमण प्रत्याघात हा शौर्यातील भाग आहे स्थिरता सुशिकपणा न सोडणे न पडणे दटून उभे राहणे हे भाव धैर्य धारिष्ट यांच्यात समाविष्ट होतात म्हणून परमार्थ मार्गातील साधकाचा तो महत्वाचा गुण या मार्गात प्रत्याघात आक्रमण विशेषच अभिप्रेत नाही कारण प्रत्याघात आणि संरक्षणासाठी आक्रमण हे शारीरिक पातळीवर योग्य आहे शारीरिक विरोध करणारी परिस्थितीची प्रतिकूलता निर्माण होईल तर गोष्ट निराळी पण पातळीवर प्रतिकूलता बहुधा उतरत नाही ती अपेक्षा तुच्छता तिरस्कार अवहेलना निंदा याच मानसिक पातळीवर बहुधा राहते आणि म्हणून साधकाने या बाबतीत जितका ठेवता येईल तेवढा सोशिकपणा ठेवला पाहिजे शंकराचार्याने एका प्रकरण ग्रंथात सोशिकपणाला तितिक्षेला क्षमेला वज्राने न बघणाऱ्या कवन कवचाची उपमा दिली आहे निंदा तिरस्कार उपेक्षा याचा जाच माणसाला होतो त्याच्या मुळाशी स्वतःविषयीची काही कल्पना व स्वतःची स्थिती कशी असावी याची अपेक्षा हीच कारणीभूत असते साधकाला वाटते मी कोणाच्या अध्यात्मध्यात नाही मी कोणाला त्रास देत नाही माझ्याकडून होईल तेवढे लोकांच्यासाठी करीत असतो मी स्वीकारलेल्या मार्गामुळे कोणाच्या स्वार्थाला धक्का लागण्याची शक्यता नाही अशा स्थितीत तिरस्कार उपेक्षादी गोष्टी माझ्या वाट्याला का याव्यात खरे म्हणजे हे विचार माणसाच्या मनात येतात त्यात केलेल्या कार्याचा गौरव अपेक्षित असतो कौतुक हवेसे वाटते ते घडत नाही तेव्हा मग तिरस्कार तरी का अशी एक प्रकारची तडजोडीची वृत्ती तो स्वीकारतो पूर्ण समर्पण अहंकाराचा अस्मितेचा पूर्ण अभाव जो पर जोवर वृत्तींना प्राप्त झाला नाही मनाला प्राप्त झाला नाही तोवर काही ना काहीतरी प्रसंग असे घडत राहणारच जेथे खरा जिव्हाळा असतो व विरुद्ध दिशेने स्वार्थ असतो तेथे स्तुतीची कौतुकाची भाषा जन्म पावते एरवी गुणग्राहकाला ही फार दुर्मिळ गोष्ट आहे माणसे फुकटातला भलेपणा मिळविण्यासाठी व स्वतःच्या रसिकतेचे प्रदर्शन करण्यासाठी काही वेळा गुणग्राहकता दाखवतात कौतुक करतात अल्पसमज असलेले बालबुद्धी असलेले लोक या दंभानेही सुखवतात हा एक प्रकारचा तोंडदेखलेपणा आहे त्याचा मोह साधकांनी तरी धरू नये स्वीकारलेल्या मार्गाच्या दृष्टीने प्रगती उन्नतीसाठी ज्याचे सहाय्य होण्याची शक्यता असते त्याच्याच शब्दातून कौतुकाची व प्रोत्साहनाची अपेक्षा करावी इतरांच्या निंदा स्तुतीकडे साधकांनी तरी विशेष लक्ष देऊ नये निंदा ऐकू आली तर उच्चारलेले गेलेले दोष आपणात खरेच आहेत का याचे मात्र परीक्षण करावे पण त्यामुळे न्यूनगंड उत्पन्न होऊ नये कोरड्या भलेपणाची अपेक्षा करून मग खंत करण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून समर्थ श्रेष्ठ धारिष्ट ठेवण्यास सांगत होतात धारिष्ट कशा कशामुळे चढते व त्यावर उपाय काय ते पुढच्या ओळीत सांगत आहेत रामदास स्वामी म्हणतात दुसऱ्यांचे नीच बोलणे ही तू शोषित जा नीच शब्दाने खोचक लागट अवहेलना करणारे हलकटपणाचे दुष्टाव्याचे असे सर्व प्रकारचे भाषण ग्रहित आहे हे सर्व योग्य त्या कारणा वाचूनच असते किंवा फारच मोठे कारण या प्रसंगाला निमित्त झालेले असते नीच शब्दाने हा अन्याय भूमिकेत स्पष्ट झाली आहे अशा भाषणातून संबंधित व्यक्तीने सुधारावी अशी अपेक्षा नसते बोलणाऱ्याच्या अंतःकरणातील विषयीचा द्वेष तिरस्कार मत्सर या बोलण्यातून व्यक्त होत असतो अशा प्रसंगी साधकाने हे शब्दाचे आघात शांतपणाने सोसता यावेत अशी स्वतःच्या मनाची सिद्धता ठेवली पाहिजे कोणीही दोन माणसे एकत्र आली की नको ती बोलणे ऐकण्याचा प्रसंग निर्माण होणारच हे ग्रहित धरले पाहिजे अशा वेळी त्याचा परिणाम होऊ देता कामा नये तरच साधकाला मार्गक्रमण शक्य आहे नाहीतर त्याची सर्व शक्ती परिस्थिती सुधारण्याच्या प्रयत्नात परिणाम परिस्थिती कशी सुधारावी या विचारात वेचली जाऊन त्याला स्वतःच्या प्रगतीसाठी शक्तीचे पाठबळ मिळणारच नाही परिस्थिती कोणाचेही नियंत्रण नसते ती खऱ्या अर्थाने कोणी सुधारू शकत नाही बिघडणे आणि सुधारणे हे दोन्हीही स्वतःपुरतेच मर्यादित असते त्याचे अनुषंगिक परिणाम कदाचित परिस्थितीवर होत असतील पण माझी सुधारणा होण्यासाठी परिस्थिती सुधारली पाहिजे याच दृष्टीने कोणी विचार करीत राहील तर त्याची सुधारणा होण्याची शक्यता दुरावत जाईल यात शंका नाही परिस्थिती अनुकूल असली तर साधकाला काही लाभ होतच नाही असे मुळीच म्हणायचे नाही अनुकूल प्रतिकूल वातावरणाचे परिणाम लाभहानीच्या दृष्टीने काही प्रमाणात अवश्य होतात पण त्यासाठी किती प्रयत्न करावा असा कोणता प्रयत्न करावा एवढाच विचार मनात ठेवणे मात्र श्रेयस्कर नसते म्हणून समर्थ शोषित जावे असा तितिक्षेचा सहनशीलतेचा मार्ग सांगत आहेत सोसावा याचा अर्थ उपेक्षा करावी तुच्छ देखावे असा मात्र नाही कारण त्यामुळे माणसाच्या अंतःकरणातील अहंकार बळावतो व्यवहारत नैराश्याने खचून जाण्यापेक्षा अहंकाराच्या बळावर मनाची उभारी टिकून राहणे शक्य असले तर एका दृष्टीने ते इष्टच म्हटले पाहिजे परंतु हा अहंकार निर्लज्जपणातही परिणाम होऊ शकतो आणि ती स्थिती फारच वाईट जेव्हा उपेक्षाला तुच्छतेने स्वरूप येऊ नये ही काळजी साधकांनी घेतलीच पाहिजे म्हणून समर्थ स्वय सर्वदा नम्र वाचे वदावे असे म्हणतात तुम्ही बोलतच राहा मी ऐकतच नाही ही वृत्ती दुसऱ्याच्या बोलण्याच्या माणसाला अधिक चिडवण्यात परिणाम परिणत होते म्हणून कुणी लागट बोलत असला तरी आपली भूमिका काय आहे ती अवश्य स्पष्ट करावे मात्र हे करीत असताना धोरणे चढा येणार नाही भाषा समर्थनाची असणार नाही वाक्यप्रयोग खंडनाचा नसेल याची दक्षता घेतली पाहिजे शब्द सौम्य आणि उच्चारण नम्रतेचे असले पाहिजे याचा परिणाम हळूहळू परिस्थिती सुधारण्यावर होतो होऊ शकतो माणसाच्या भोवती जसे सगळेच ज्ञानेश्वर तुकाराम नसतात त्याप्रमाणे सगळेच दुर्योधन दुःशासनही नसतात दुष्टा व नाहीसा करता येत नाही पण अपसमज दूर करू शकतात स्वतःविषयीचे अपसमज पसरले तर त्यातूनही प्रतिकूलता निर्माण होऊ शकते म्हणून स्वतःची भूमिका स्पष्टपणे आणि सौम्यपणे पुन्हा पुन्हा प्रगट करण्याची आवश्यकता असते म्हणून समर्थ स्वय वदावे सर्वदा वदावे आणि नम्र वाचे वदावे असे आवर्जून सांगत आहेत माझी भूमिका लक्षात न घेण्या इतकी भोवतालची माणसे अडाणी आहेत काय एकदा सांगितले तर त्यांना कळू नये काय असा विचार साधकांच्या मनात येतो आणि मग तो मौन स्वीकारतो मौनामुळे त्याच्या अंतःकरणात उत्पन्न होणाऱ्या खिन्नतेला अधिक गंभीरता येणे येते आणि इतरांचे झालेले अपसमज दूर होण्याचा साधक राहत नाही उलट ते वाढण्याची शक्यताच वळवते म्हणून स्वतःची भूमिका मनोवृत्ती साध्य साधनासंबंधीच्या संबंधीच्या अपेक्षा या पुन्हा पुन्हा स्पष्ट करीत राहिले पाहिजे त्यात प्रदर्शन नसावे स्वतःच्या गौरवाची भावना नसावी पण संकोचही नसावा खोटी लज्जाही नसावी दुसऱ्याच्या अंतःकरणातील राग देशाचे विकार नाहीसे करण्याचा हा चांगला मार्ग आहे म्हणून समर्थ मना सर्व लोकाशी रे निववावे असे सांगतात आपल्याकडे प्राचीन काळापासून सर्वेशा विरोधेनं ब्रह्मकर्म समारंभे असा संकल्प करण्याची पद्धत आहे आपण जे सत्कृत्य आरंभिलेले असते त्याला शक्यतो कोणाचा विरोध असू नये ही या मागची भावना इतरांच्या मनातील सद्भाव साधकांच्या प्रगतीला अप्रत्यक्षपणे कारणीभूत होतो प्रत्येक वेळी सहकार्य लाभणे देणे शक्य नसले तरी सद्भाव मिळणे ठेवणे शक्य होते आणि त्याचा उपयोगही होतो म्हणून स्वतःविषयीचे विकल्प जनमानसात निर्माण होणार नाहीत वाढणार नाहीत तर उन्हावत जातील असा प्रयत्न साधकांनी अगदीच वर्ज मानू नये प्रारंभीच्या अवस्थेत तरी ही गोष्ट केवळ उपयुक्तच नव्हे तर आवश्यक समजली पाहिजे सिद्धाची व सिद्धतेच्या जवळ पोहोचलेल्याची अवस्था निराळी आणि साधनेची प्राथमिक स्थिती निराळी लोकांची स्थिती मी बाळगत नाही मला त्याच्या भावनेची काय कर्तव्य आहे हा विचार साधकांनी सहसा करू नये आपल्या वागणुकीने आचरणाने सरळपणाने सौजन्याने आर्जवाने नम्रतेने इतरांची मने प्रसन्न होत राहतील अशी इच्छा बाळगावी आणि तसा यज्ञही करावा